श्रीराम समर्थ पंचिका पहिली समास चौथा वैराग्य लक्षण इह म्हणजे या लोकातले अमुत्र म्हणजे स्वर्गातले अशी जी कल्पित सुखे आहेत ती सुखे कर्मानुसार भोगायला मिळतात या सुखांना विवेकाने म्हणजे विचाराने जो विटतो तोच ज्ञानाचा अधिकारी होतो कारण वैराग्या वाचून ज्ञानाला दृढता येत नाही विरक्ती म्हणजे विषय सुखांबद्दलचे जे प्रेम त्याचा त्याग होय आता अगोदर इहलोकीचे भोग म्हणजे काय ते जाणून घेऊ स्त्री पुत्र धन यांना आपण माझे माझे असे म्हणत असतो आणि माझे असे म्हणणारा जो त्याला मी मी असे म्हणत असतो मी आणि माझे एवढेच आपले विश्वासते असते याखेरीज त्यात तिसरे कणभर देखील नसते म्हणून मी पण म्हणजे काय याचा शोध घ्यावा त्यानंतर काय माझे आहे ते कळते आता आपल्या शरीराच्या संदर्भात विविध गोष्टी आढळतात यापैकी मी नेमके कोणाला म्हणते येईल म्हणता येईल मनुष्याचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव ठेवतात ते नाव म्हणजे मी नव्हे हे निश्चित आता त्यानंतर रूपाचा क्रम सांगितला जातो त्याचेही स्वरूप पाहू शरीरात इंद्रिये प्राण अंतःकरण अशी अनेक तत्वे आहेत त्यांची भिन्न भिन्न नावे आहेत त्या तत्वांना आपण माझी म्हणून संबोधतो त्या अर्थी ती तत्वे माझ्यापासून भिन्न ठरतात म्हणून ती तत्वे म्हणजे मी नव्हेत ज्याप्रमाणे चिरगुटे म्हणजे चिंध्यांची बाहुली केलेली असते तिच्या निरनिराळ्या अवयवांमुळे ती छान दिसते तिचे हावभाव कटाक्ष इत्यादीने तिच्यात काही लक्षणे म्हणजे गुण उतरतात आता ती उकलून पाहिली तर त्या लक्षणांचा आणि हावभावांचा काहीच मागमूस दिसत नाही आता ते तर दिसत होते पण ते आकार असतानाही व्यर्थ ठरले त्याप्रमाणे अनेक तत्वे एकत्र आली म्हणून हे शरीर दिसू लागले त्याच्या ठिकाणी मी मी अशी प्रतीतीही आली पण ते सर्व मिथ्या होय तत्वांच्या साह्याने तत्वांचा शोध घेतला तर त्यांच्या अनेकत्वामुळेच ती बाद ठरतात तर मग त्यांच्या ठिकाणी मीपणाचा जो भ्रम होतो तो मुळासहित व्यर्थ ठरतो आता मी एक सत्य मानले तरी माझे याचा गुंता असतो राहतोच तथापि माझे असे आपण ज्यांना म्हणतो ते सर्व भोग्य म्हणजे भोगण्यासारखे या सदरात पडत असल्यामुळे त्या सर्वांना सत्यत्व येतच नाही स्त्रीच्या सहवासात पुष्कळ सुख क्षणभर वाटते पण नंतर ते दुःखरूप ठरते तिचे मुख अतिशय सुंदर असते पण वास्तवात तेथे घाणत असते अस्थि मांस त्वचा रक्त हेच तिथे असते त्यामध्ये शोभिवंत असे काय आहे त्यामध्ये नाना दोष भरलेले आहेत ते सर्व ओकून टाकलेल्या पदार्थासारखे आहेत त्याप्रमाणे पुत्र हाही अनर्थरूपच होय जे दुःखरूप आहेत त्याला लोक स्वार्थ म्हणजे स्वतःच्या हिताचे उपयोगाचे मानतात सर्वजण पुत्र हा हेतू मनात बाळगतात पण पुत्र अगोदर दुःखरूपच असतो गर्भधारणेपासून मरण येईपर्यंत पुत्र पित्याला दुःखदायकच असतो ते सगळे अनुभवाने जाणून घ्यावे मी त्याचा विस्तार कशाला करत बसू याच प्रकारे राज्य संपत्ती या सर्व गोष्टी दुःखे देणारी संकटेच होत त्या प्राप्त करताना त्यांचे रक्षण करताना खर्च करताना सर्व प्रसंगी कष्टरूपच असतात म्हणून या सर्व गोष्टी दुःखाचे मूळ असून त्यांचा त्याग करणे हीच मांगल्यदायक कृती होय पण सर्व विषयांचा त्याग केला तर देह वाचणार नाही त्याचे काय या आक्षेपाचे उत्तर आता सांगितले पाहिजे या पदार्थांचा त्याग करावा म्हणजे केवळ त्यांच्याबद्दलची आसक्ती सोडावी हे होय आपले मन त्यांच्या भोगात गुंतलेले असते ते दोषपूर्ण मानून त्यांचा त्याग करावा अल्पनिद्रा अल्पाहार अल्पविहार असा नियम करून साधनेला जो जो विघ्नकारक असेल त्या त्या विषयाचा त्याग करावा त्यागाचे दोन प्रकार आहेत अंतस्त्याग आणि उभयत्याग अंतस्त्याग हा सर्वांना शक्य आहे म्हणजे विषयाबद्दल जे प्रेम किंवा आकर्षण असते त्याचा त्याग करणे सर्वांना शक्य आहे संन्याशाने मात्र उभय त्याग करावा म्हणजे विषयाबद्दलची आसक्ती आणि साक्षात विषय या दोहोंचा त्याग करावा पण संन्याशाला इतर गोष्टींचा त्याग केला तरी आहार आणि निद्रा सुटत नाहीतच विवेकपूर्वक केलेला त्याग हेच वैराग्य म्हणून समजावे आपल्या मनात जे भोग घट्टपाय रोवून राहिलेले असतात ते विषप्राय समजून त्यांचा त्याग करावा खरे म्हणजे भोगात काहीच सुख नसते सुख भोगत्याच्या ठिकाणी असते भोगता असेल तरच विषय सुखाचे अपूर्वत्व असते एखादे कुत्रे हाड चघळत असते तेव्हा आपल्या तोंडातील लाळच त्याला गोड लागत असते परंतु ते हाड चघळत असते म्हणून ते हाडच गोड आहे असे त्याला वाटते त्या कृतीने त्याचे पोटही नीट भरत नाही उलट श्रमच होतात ती कृती त्याला यातना देण्यासच कारणीभूत होते पण त्या प्राण्याला ते कळत नाही वास्तविक आपण म्हणजे आत्मा सुखरूपच असतो भोगांमध्ये काही सुख नसते परंतु अविश्वासाने आपण स्वतःला भोगातच सुखरूप मानतो आणि त्या भोगाच्या वियोगाने दुःखरूप मानतो आपल्या म्हणजे आत्म्याच्या सुखासाठी आपल्याला विषयांचा स्वीकार करावा लागतो भोग्य विषयासाठी नव्हे वेदांची वचने सुद्धा अशीच आहेत याज्ञवल्क स्वतःची पैत्न पत्नी मैत्री हिला म्हणतात पती हा पती आहे म्हणून प्रिय नाही पती पुत्र वित्त ही सर्व आपल्यासाठी म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वामुळे प्रिय आहेत जो सर्वात अधिक आवडतो त्याचा आपल्या अंतकरणात शोध घेऊ लागलो असता इतर सर्व पदार्थाबद्दल वाटणारी ममता उडून जाते त्याबद्दलचे ममत्व नष्ट होऊन जाते अशा प्रकारे इहलोकातील भोगांचा सर्व प्रकारे त्याग करावा आपली सर्व कर्मे उद्योग स्वर्ग साधने ही सर्व आपण आतल्या भोगत्यासाठी करत असतो आपण अनेक कष्ट घेऊन यज्ञादी कर्मे करतो त्याद्वारे स्वर्गाला जातो तेथे देखील स्वर्गातील अप्सरांचा सहवास अमृतपान इत्यादी सुखांचा स्वकर्मानुसार भोग घेतो ज्याचे कर्म अधिक त्याला अलौकिक खूप भोग मिळतात कमी असेल त्याला निश्चितपणे अल्पभोगच मिळतात अशा प्रकारचा कमी अधिक भेदभाव पाहिल्यानंतर सुख भोगत असताही खरोखर मत्सरच निर्माण असतो त्यामुळे त्या सुखात सुखाची गोष्टच बोलू नये तेथे जे सुख मिळते तेही शाश्वत नाही कर्म क्षीण होताच भोगही संपतात त्यानंतर गर्भवास सर्व योनीत फिरणे इत्यादी भोग वाट्याला येतात बचकेत अचानक कावळा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला मिळाला आहे पण तोही व्यर्थ कर्म कटकटीतच पुन्हा का बरे खर्च करावा हे असू द्या स्वर्गसुखाच्या फळाची अपेक्षा धरणे म्हणजे प्रतीती वाचून खळखळ करण्यासारखे आहे स्वर्गात पुष्कळ सुख असते असे कोणी आपल्याला लिहून पाठवले आहे काय शास्त्रात जरी सांगितले असते की जो स्वर्गात जातो त्याने ज्योतिषोम इत्यादी यज्ञ केलेले असतात तरी पण त्याचा प्रत्यय कसा आला हे प्रथम स्पष्ट सांगायला पाहिजे तेव्हा अशा प्रकारे जे सुख नाशवंत आणि उधार स्वरूपाचे आहे ते सत्य मानू नये इहलोक आणि परलोक या बाबतीत एकरूपच सारखे आहेत ब्रह्मलोकापासून अगदी गवताच्या काडीपर्यंत सर्व काही नाशवंत आहे जे जे दिसते आणि भासते ते ते सर्व कल्पांती नाश पावणार आहे जे जे काही उत्पन्न होते ते ते सर्वच लयाला जाते या बाबतीत प्रत्यक्ष अनुभव पाहावा याहून अधिक काय आरंभापासून अखेरपर्यंत ज्याला नाश आहे त्याची इच्छा कशासाठी धरायची सृष्ट पदार्थांकडे अशा प्रकारच्या दोषदृष्टीने पाहून त्यांना काकविष्ठे समान मानून त्यांचा त्याग करावा यालाच विरक्ती म्हणतात ही विरक्ती नसून भाग्याची गोष्ट समजावी ही ज्ञानाचे सौभाग्य समजावे ज्ञानाची ही कृतार्थता समजावी विरक्ती नसलेला अभाग्याला ज्ञान कसे प्राप्त होईल अशा प्रकारे विवेक आणि वैराग्य या दोन साधकाचे ही दोन साधकाचे पिताच आहेत ही दोन्ही साधकास ताबडतोब आपल्या मूळ भूमिकेला नेऊन पोचवितात यापुढे आणखी दोन अधिकारी लक्षणे सांगायची आहेत ती म्हणजे समाधी षटक संपत्ती आणि चौथी मुमुक्षा म्हणजे मोख मोक्षाची इच्छा ही होत अधिकाऱ्याला जर अत्यंत तळमळ असेल तर ही दोन्ही सहजपणे प्राप्त होतील इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे प्रकारे चतुर्थ समासः श्रीराम समर्थ